संगतीने होतो पंगतीचा लाभ अशोभी अनुभव अशी जेते जैशी तैशी असो पुढीलांचे सोयी धरिती हाती पायी आचारी उपकारी नाही देखत आपदा पुढीलांची सदा दया चित्ती तू का म्हणे तरी सज्जनाची कीर्ती पूर्वावी आरती निर्बळांची जर एखाद्याची संगत धरली तर त्याच्या संगतीचा लाभ होऊन त्याच्या पंगतीचा सुद्धा लाभ होतो असा अनुभव प्रपंचामध्ये नेहमीच येत असतो म्हणूनच आम्ही जसे आहोत तसेच पुढे जाणाऱ्या संतांच्या सोयीप्रमाणे चालत राहू जे आचार्य संतवरी आहेत ते आम्हाला हाती धरून पायी चालवून योग्य त्या ठिकाणी पोहोचवतील जो उपकार करणारा असतो त्याला दुसऱ्यावर असलेली संकटे पाहवत नाहीत त्याच्या अंतकरणामध्ये नेहमीच भरपूर दया आणि माया असते तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच साधू संतांची कीर्ती वाढलेली आहे ते दीन लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण करीत असतात करिता विचारू सापडले वर्म समोर निश्रम परिहाराचे मज घेऊन या आपणाशी द्यावे साठी जिवे जिवे नारायणा पुरी नाही मग पडदा काल सुमुखेची भला करिता वावू तू का म्हणे माझे खरे देणे घेणे तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे हे देवा विचार केल्यानंतर सर्व श्रमांचा परिहार करणारे वर माता आम्हाला सापडले आहे माझ्या जीवनासहित तुम्ही मला घ्या आणि आपणासाठी मला राखून ठेवा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जर भेदभाव नाही तर मग हा मायेचा पडदा मध्येच का बरे निर्माण केला आहे यासाठीच तुमच्याबरोबर स्वतःच्या मुखाने वादविवाद करावा हेच चांगले वाटते तुकाराम महाराज म्हणतात माझे देणे घेणे हे खरे असून याला तुम्हीच साक्षी आहात कारण तुम्ही माझ्या मनातील सर्व काही जाणत असता कुळींची ही कुळदेवी केली ठावी संतानी बरवे झाली शरण गेलो उगविलो संकटे अनिला रूपाही बळी करुणी खळे हरिदासी तुका म्हणी समागमे नाचो प्रेमे लागलो आमच्या कुळाची ही कुळदेवता आम्हाला साधू संतांनी माहीत करून दिली आहे बरे झाले मी त्यांना शरण गेलो म्हणून त्यांनीच सर्व संकटातून मला मुक्त केले या हरिदासांनी मोठा प्रयत्न करून बळानेच त्या निराकार कुळदेवीला आकारास आणले आहे निर्गुणाचं त्यालाच साकार केलं आहे तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी त्यांच्या सहवासामध्ये मोठ्या प्रेमभराने नाचू लागलो आहे आता देह वसानू हे जतन तोवरे, गाऊ नाचू गदारुळी जिंको बळे संसारू याची जीव अभिमानी सेवाधने बळकटू तुका म्हणे नसरे मागे न लागे आगळा आता मी माझ्या देहाचा शेवट होईपर्यंत त्याचे जतन करून ठेवी हरिनामाच्या गर्जनेमध्ये मी गाई नाचेल आणि त्यामुळे या संसाराला जिंकून टाकीन या सेवारूपी धनाच्या अभिमानाने आम्ही बळकट होऊन जाऊ तुकाराम महाराज म्हणतात असे करण्यात मी काही मागे पडणार नाही त्याच्या लाभाने मी श्रेष्ठ पदवीला पोहोचेन ज्याचे आड यावे काही त्याचे नाही बळ आता मन येथे साह्य झाले हरिच्या झाले गुणवादी चुकूर तो गेला काळू झाले बळ संघाचे तुका म्हणी धरू सत्ता होईल आता करू दे आमच्या मार्गामध्ये जी जी काही बंधने येतील त्यांचे काही सुद्धा बळ चालणार नाही माझे मन मला या श्रीहरीच्या गुणानुवादाला सहाय्य झाले असून श्रीहरीच्या कृपेने ती तृप्त होऊन गेले आहे या देवाच्या संगतीचे बळ लाभल्यामुळे चुकारपणा करणारा काळ आता संपून गेला तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही सत्ताधारी झालो असल्यामुळे जे करू ते आता आमच्याकडून होऊ शकते देवाची तू पुरे एक भाव गाठी तो त्याचे मिठी देईल पायी न राहीन कवतुक निराळा मी मज वेगळा होऊन या काही निघेशरी निमित्ताचा भारू न लगे उत्तरो वेचावेची तुका म्हणे जीवी पडेल या गाठी मन नाही मिठी सुटू येतो देवाविषयी आपल्या मनामध्ये एक भाव असला पाहिजे तो भावच त्याच्या पायाशी मिठी घालतो मी मीपणापासून वेगळा होऊन कौतुकाने या जगाचे स्वरूप पाहिन या ठिकाणी कोणत्याही निमित्ताने कसलाही भार मी माझ्या डोक्यावर घेणार नाही आणि याबद्दल मी काही उत्तर सुद्धा देणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवाची आणि देहाची एकदा गाठ पडल्यानंतर मग काही केल्या ती सुटत नाही लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा काही नाही देवा लागू येतो ठेवावा माथा तू नुचलावा पायी ठाईची ठाई हालू नये ढवळली आमने वितळले रूप ना वैसे पाप उपाधीचे का म्हणे देव प्रीतीने कवळी ठेवी जवळी उठवणी संसारिक आचारांचा गुंता केवळ लौकिकासाठीच आहे यामधील काही देवाच्या पायी रुजू होत नाही आपण आपले मस्तक देवाच्या चरणावर ठेवावे ते काही पुन्हा उचलूच नाही एकदा ठेवल्यानंतर ते जागचे हलणार नाही अशा रीतीने ठेवावे अशा वेळी मन जर चंचल होईल तर मग त्याचे रूप वितळून जाईल अशा रीतीने ही उपाधी म्हणजे एक प्रकारची पापच आहे तुकाराम महाराज म्हणतात वर वर्णन केल्याप्रमाणे जो देवाला मोठ्या प्रेमाने आलिंगन देतो त्यालाच तो उचलून आपल्या जवळ घेतो नाही वार घातल्या उदासू पुरवा व्यास सकळही ऐसा नाही मज एकाचा अनुभव धरिला तो भाव उधरिल उताविळशे शरणागत काजे धाव केशी राजे ऐकता तुका म्हणे हि तो चिंतन भरवसा नेधी गर्भवासा येऊ देवा परमेश्वरावर भार घालून जर कोणी वागू लागला तर देव सुद्धा त्याच्याविषयी कधीही उदास राहत नाही उलट त्याची सर्व इच्छा तो पूर्ण करीत असतो असा हा अनुभव माझा एकाचाच नाही तर जो कोणी हा भाव मनामध्ये धरी त्याचा देव निश्चितपणाने उद्धार करेल शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे काम करण्यासाठी तो नेहमीच उतावीळ असतो जर कुणी देवाचा धावा केला तर तो भगवंत धावत धावत येतो तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीचे चिंतन केल्यामुळेच सर्वांचे हित होते आणि त्यामुळे देव गर्भवास होऊ देत नाही असा माझा विश्वास आहे असा माझा भरवस आहे उपजू हे तू आमची मिराशी हे तू निवारीची तरी थोरू उभा राही करी खरा खोटा वाऊ आम्ही झालो निंदू लंडीपणे उभयता हे करणे समानू तुम्हा ऐसा म्हणे मीही देवा तू का म्हणे आती सापडले वर्म अवघाची भ्रम फेरी नाता जन्माला यावे आणि मरून जावे ही तर आमची मिराशीच ठरून गेली आहे देवा याचे तू निवारण केलेस तर तुला आम्ही मोठा म्हणू यासाठी तू आमच्या समोर उभा राहा आम्ही तुझ्याशी वादविवाद करीत आहे तू यासंबंधी खऱ्या खोट्याचा निवाडा कर आणि आम्ही तर आमच्या दांडगेपणाने लोकात निंद झालो आहोत देवा मला तुझी बरोबरी करायची असल्यामुळे तू आणि मी एकच आहो असे मी मानत आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या प्राप्तीचे रहस्य मला माझ्या हाती आता सापडले आहे त्यामुळेच मी आता सर्व भ्रम दूर सारला आहे यांचा रांडा इच्छितील करू लाज नाही धरू प्रीती कैशी मागीला पुढीला एक सरोवरी काळाची पेटारी खांदावाही आन परी मरणेची खरी सापळा उंदिरी सामाविली तुका म्हणी झाली मनाची परती निवडली ज्योती दिसू आली ज्या विधवा आहेत त्या मुले व्हावीत अशी इच्छा करतात त्यासाठी प्रीती धारण करतात याबद्दल त्यांना लाज वाटत नाही यासाठी मागचा पुढचा व्यवहार एकसारखा होऊ लागला तर ते पेटाऱ्यात बसून काळाच्या खांद्यावरून चालले आहेत असे समजावे सापड्यामध्ये उंदीर सापडले असताना त्यांना जर ते घरच वाटले तर खरोखर त्यामध्ये त्यांचे मरणच असते तुकाराम महाराज म्हणतात एकदा मन विषयापासून परावृत्त झाले की मग शुद्ध स्वरूपामधील आत्मज्योत उजळू लागते निष्ठुर मी जालो अते वादा गुणे हे का नारायणे नेने गेलो सांडियेली तुम्ही गोत परी सोयू फोडविली डोयो कर्म सापडून संधी केली जीवेसाठी घ्याव याशी तुटी कारणही तू का म्हणे तुझ काय म्हणून नाही अभिमाने चाड देवा देवा तुमच्याशी मी अतिशय वाद विवाद करून आता निष्ठूर बनलो आहे देवा तुम्हाला हे काही कळत नाही का तुम्ही जाणीत नाही तुम्ही आपल्या गोताचा संबंध सोडून दिला आणि आमच्या कर्माकडून आमची डोकी फोडून टाकली मी प्रसंग पाहून आपला जीव तुम्हाला अर्पण केला आणि इतर सर्वाशी संबंध सुटावा हेच त्याचे खरे कारण आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्याकडे दोष तरी मी कसा काय देऊ अभिमानाने बद्ध झालेल्यांची गरज तुला कधी उरतच नाही माझे माझ्या हाता आले आता भले सकळू कशासाठी विषमथारा तो अंतरा विटाळू झाली तर या दुःखी तुटी मागील पोटी नसावी तुका म्हणे शुद्ध कुडू ते मळू कशाचा माझ्या स्वरूपाचा लाभ आता माझ्या हाती आला आहे आता सर्व काही चांगले चांगले झाले आहे विपरीत भावनेस मी आता कशासाठी थारा द्यावा त्यामुळे अंतकरण विटाळून जाते मळीन होते पूर्वीची दुखे आता संपून गेल्यामुळे त्यांना पोटामध्ये अजिबात स्थान नाही तुकाराम महाराज म्हणतात प्रभू कृपेने जे कुळ शुद्ध बनले आहे त्याला कशाचाही मळ लागू शकत नाही समर्थपणे हे करा संपादने न सत्याची मनी धरिल्याची दुसऱ्याची ते नाही चालू येतो तरी मी निवांतो पाय पाहे खोटी याचे खरी खरी याचे खोटे मानले गोमटे तुम्हाशी ते तू म्हणे तुम्हा सवे करिता वादू होई जे ते निंद्यो जनी देवा देवा तुमच्या मनामध्ये नाही त्याची संपादने तुम्ही वरवर चांगली समर्थपणे करीत असता दुसऱ्या कुणाचेच या ठिकाणी काही चालत नाही यासाठीच मी निवांतपणे तुमच्या पायांवर चित्त देऊन उभा आहे खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करण्याचे तुम्हाला फार चांगल्या प्रकारे साधले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्याबरोबर वादविवाद करण्याने मी जगामध्ये निंद झालो आहे तुम्हा मासवी न पडावी गाठी आले ती जग जेठी कळू आता किती म्हणू आता वाईटा वाईटू शिवो नये विटू आल्यावरी भूलियाची आता येते परचितू भीड भारती तो बुडविलो तुका म्हणी आली रोकडी प्रचिती झाकणे ते किती कोठे देवा देवा आता तुमची आमची गाठ पडू नये हेच बरे आहे तुम्ही कशा आहात हे आता आम्हाला चांगले कळून आले आहे जे वाईट आहे त्याला वाईट म्हणून किती वेळा म्हणावी एखाद्या वाईटचा वीट आल्यानंतर त्याला शिवू सुद्धा नाही मी जे काही आजपर्यंत बोललो त्याची हीच प्रतिष्ठिती आली आहे तुमच्या संबंधीच्या भिडेचे ओझे मला व्यर्थ बुडवून टाकील तुकाराम महाराज म्हणतात याची मला आता रोकडी प्रचिती आली आहे तुम्ही त्यावर कितीही झाकण घातले तरी ते पुरणार नाही सकळ सत्ताधारी फळावे ऐसे काय हरी परी आकृपेच्या उरसे पुढावया चेचे पिसे अंगे सर्वोत्तम अवघाचे पूर्ण काम तुका म्हणे दाता तरी हा जीवदान देता हा भगवंत सर्व सत्ताधारी असून सुद्धा त्याने असे निष्ठुर का बरे व्हावे परंतु याला कृपेचा पाहणा सोडवण्याविषयी कुंतत बसण्याचेच वेळ लागले आहे नाहीतर इतर वेळी हा सर्व अंगाने सर्वोत्कृष्ट आहे पूर्णपणाने आत्मतृप्त आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याबरोबरच जर हा दाता असता तर आम्हाला याने जीवदान दिले असते आणि उदार मनाने कृपेचा पाहणा सोडला असता तर आमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असत्या हो नापाशी द्यावी मापू आपोआप आपो राहिली याची बरोबरी काय दुरी जवळी एके दाखविले दहा फाटा पहा पुसून तू का म्हणे सरले ओझे आता माझे सकळू आता कुणाजवळ या संचित कर्मांचा हिशोब द्यायचा कारण आत्मज्ञानाने ते कर्म आपोआप आता क्षीण होऊन गेले आहे आता कशासाठी खटाटोप करायचा आत्मस्वरूपाने सर्व सारखेच झाल्यामुळे दूर आणि जवळ असे काही शिल्लक राहिले नाही एकावर शून्य दिले म्हणजे तो एक दहा अशी संख्या दाखवतो पण एकाच्या खाली असलेला फाटा पुसून पहा म्हणजे दोन्ही शून्यच शिल्लक राहतात त्याप्रमाणे जीवाच्या उपाधीचा बाज झाला म्हणजे जीव भ्रमरूप होऊन जातो जीवस देव बनतो तुकाराम महाराज म्हणतात आता माझे अहंतेचे आणि ममतेचे ओझे संपले आहे मी आता निर्भार झालो आहे नभूमय झाली जळू एकी सकळ हरपली आता काय सारा सारी त्याच्या लहरी तयात कैचा तीथ यावा सांडी आप कोंडी आपना तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदय विश्वामध्ये आकाशापर्यंत जशी सर्वत्र जलमय स्थिती झाल्यानंतर मग इतर भेद सर्व काही संपून जातात त्या विशाल स्वरूपाच्या उदकाच्या ठिकाणी कमी जास्त असा काही प्रकार नसतो त्याच्या लाटा त्याच्यातच विरून जातात अशा अवस्थेमध्ये पाण्याची भरती येणे आणि वहूट येणे हे संभवत नाही कारण त्या ठिकाणी पाण्यानेच स्वतःला स्वतःच्या ठिकाणी कोंडून घेतलेले असते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच माझी सुद्धा आता अवस्था झाली आहे माझा अस्तही नाहीसा झाला आणि उदय सुद्धा निघून गेला आहे मी एका समस्थितीमध्ये उभा आहे राजा करी तैसे दाम सामत्यही चालते कारण ते सत्ता शरी कोण करी अव्हेर वाहिल ते सुने खांदी चाली पदे बैसविले तुका म्हणे विश्वंबरे करुणा करे रक्षिले राजा ज्या धातूचे नाणे करतो तेच पैसे म्हणून व्यवहारामध्ये चालतात एवढेच नाही पण चामड्यावर राजाचा जरी शिक्का असला तरी ती चामडे सुद्धा पैसे म्हणूनच चालते कारण सर्वांवर राजाची सत्ता असते त्यामुळे त्याच्या आज्ञेचा कोण आवेर करू शकत नाही राजाने लाडक्या कुत्र्याला खांद्यावर घेतले किंवा सिंहासनावर बसवले तर त्याची सुद्धा सत्ता चालते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच करुणासागर विश्वंभराने माझे रक्षण केले आहे म्हणूनच मी जगामध्ये पूज्य झालो आहे आम्ही देव तुम्ही देव मध्ये भेव अधिकू कैवाडाच्या धावा लागे मागे मागे विठले भेड साविली हाके नादे ओळखी भेदे मोडिली तुका म्हणे उभा राहे मागे पाहे परतोनी आम्ही देव आहोत आणि तुम्ही देवच आहात परंतु आपल्यामध्ये भय अधिक असल्यामुळे आपण जीव झालो आहोत म्हणूनच आपण काळाचे भय सुकवण्यासाठी शहाण्या संतांच्या मागे जात राहूया आणि विठ्ठल विठ्ठल असा अट्टहासाने धावा करूया काळ मोठ्याने आरोळी देऊन आपल्याला भेटजावतो भिवभितो भयभीत करतो याचे कारण या देहाधिकांच्या उपाधीमुळेच आपण कोण आहोत याची आपल्याला विस्मृती झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे थोडा शांत हो या संसाराच्या व्यवहारापासून अलग हो आणि अंतर्मुख व्रतीने विचाराने मागे परतून पहा म्हणजे तुला आपण जीव नसून त्या ठिकाणी काळाचे भय आणि उपाधीचा भेद नाही असे सचितानंद देवस्वरूप आहोत हे कळून येईल हे न शूर बुद्धिपाशी आकृतीशी भेद नाही एक दांडी एक खांदी पदोपदी भोगणे एकायशी एक नाही भिन्न पाहे प्रकृती तुका म्हणे भूमिखंडी पीक दंडे जेथे हा दुर्बल आहे किंवा हा शूर आहे हा भेद शरीराच्या स्थूल आकारावर अवलंबून असतो बुद्धीवर नाही त्याच्या उलट चांगल्या वाईट कल्पना बुद्धीचेच धर्म असतात आकृतीचे नसतात एक मनुष्य गोलाकृती दांडी असलेल्या पालखीमध्ये बसतो आणि दुसरा त्या पालखीची दांडी खांद्यावर घेतो अशा प्रकारे दोघेही एकाच वेळी पावला पावलाला परस्पर भिन्न भोग घेत असतात म्हणून या जगामध्ये एकसारखे एक नाही या सृष्टी रचनेमध्ये एकसारखे दुसरे काही नाही अशी भिन्नता असली तरी प्रकृती मात्र एकच आहे तुकाराम महाराज म्हणतात जसजसे भूमीचे विभाग वेगवेगळे पडतील त्याप्रमाणेच तिथल्या पिकाची शोभा सुद्धा वाढणारी आहे काय बोलू सांगा या उपरे पांडुरंगा काही आधारा वाचून पुढे न चले वचनू वाढी ऐसा रसू काही करावा सौरसू भक्ती भाग्यसीमा द्यावा जोडो निया पेमा कोरड्या उत्तरी नका गौरवू वैखरी करी विज्ञापना तुका प्रसादाची दाना हे पांडुरंगा यानंतर मी आता काय बोलावे ते तुम्हीच सांगा तुमचा थोडा आधार असल्याशिवाय माझे बोलणे पुढे होऊ शकत नाही माझ्या बोलण्यामधील रस वाढेल असा काहीतरी प्रसाद माझ्यावर करा भक्तीच्या भाग्याची सीमा होईल अशा प्रकारचे प्रेम मला द्या नुसत्या कोरड्या उतरानी जिभेचा गौरव तुम्ही फुकटपणे करू नका तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला प्रसादाचे दान द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे आहात तू मूड मध्ये अधीराची बुद्धी तेने न्याय म्हणून संगू न करी दुसरी चित्त द्वारे दूड पडे विषासाठी सर्पा वयाभीत लोक हे तो सकळी क जाणतसा तुका म्हणे काचे राहे कुळांकुडू अवगुण तो नाड ज्याचा तया उगवलेले मोड मध्यंतरीच वाळून गेल्यानंतर जसे ते व्यर्थ होऊन जाते याप्रमाणेच उतावीळ माणसाची बुद्धी व्यर्थ असते म्हणून मनुष्याने आपली बुद्धी चांगली राहण्यासाठी संता वाचून दुसऱ्याची संगत करू नये कारण त्या योगे चित्त रागद्वेषाने मलिन होऊन आपले अहित होते सर्पाच्या पोटी विष असते म्हणून तर लोक त्याला स्पर्श करण्याला भीतात आणि ही गोष्ट सर्वजणाला माहीतच आहे तुकाराम महाराज म्हणतात जे वाईट लाकूड असते त्या इमारतीच्या कामाला कच्ची असते ते वापरत नाहीत ज्याचा अवगुण त्याच्या हितालाच प्रतिबंध करीत असतो क्षणा क्षणा जीवा वाट दशे खंते आठवितो चित्ते पाय देवा येई ओ येई ओ येई लवलाही हा लिंगुनी वाही दे उता विळमन पंथ वलोकी आठवती चुके काय झाली तुका म्हणे माझ्या जीवेच्या जीवना घाला नारायणा उडी देवा तू लवकर भेटत नाहीस याबद्दल मला क्षणाक्षणाला दुःख होत आहे माझ्या चितामध्ये तुझ्या पायाचे स्मरण नित्य चालू आहे यासाठी तू लवकर ये आणि बाहू पसरून मला क्षेमालिंगन दे मन उतावील झाल्यामुळे मी तुझी सारखी वाट पाहत आहे तू लवकर भेट देत नाहीस त्या अर्थी तुझ्या आठवणीत राहण्यासारखी माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाचे जीवन असलेल्या नारायणा तू लवकर उडी घाल आणि मला येऊन भेट हाळी करावी ते कळते बाळका बुजवावे का नेना तुम्ही वाढतो येथे असे पायापाशी तुम्हा मावेशी एके ठाई आणि कते आम्ही न देखोशे झाले जाणावे ते शिनले भागलेशे तुका म्हणे तुम्हा लागते सांगावे अंतरीचे ठावे काय नाही हट्ट करावा हे आम्हा बालकांना समजते पण त्याची समजूत काढण्याचे तुम्हा आयांना समजू नये काय जेव्हा तुमच्या आमच्या परस्पर वागणुकीबद्दलचा निकाल एका तुमच्या पायाजवळच होणार आहे तुमच्याशिवाय आम्हाला कुणाला पाहणे सुद्धा वाटत नाही असे असताना तुम्ही आपले लेकरू शिनले आहे भागले आहे हे जाणणे त्याची विचारपूस करणे हे तुमचे कर्तव्य नाही का तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला हे सर्व सांगावे लागते काय तुम्हाला आमच्या अंतकरणामधील भाव माहीत नाही का तातडीली आम्हा धीरची नकळे पाळावे नळे लवलाही नका काही पाहू सावकाशी देवा करा एक हेवा तुमचा माझा उरसाचा यावा सांभाळावी प्रीतू नाही राहू येतो अंगी धंदा तुका म्हणी मजू नका गोऊ खेळा भोजनाची वेळा राखेली देवा तुमच्या भेटीविषयी मी अतिशय उतावीळ झाल्यामुळे मला धीर धरवत नाही यासाठी आमचे लाभ लवकर पुरवा देवा मला सावकाशपणे भेट देण्याचा विचार तुम्ही करू नका तुमची इच्छा माझ्याविषयीच एक असू द्या माझ्याकरता कृपेचा पाहणा सोडण्याची इच्छा करा माझ्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम असू द्या माझे लाड पुरवण्या वाचून दुसरा कोणताही व्यवहार आपल्या अंगी राहणार नाही असे काहीतरी करा तुकाराम महाराज म्हणतात देवा मला संसाराच्या खेळाच्या नादी लागू नका मी तुमच्या आनंदाच्या जेवणाची वेळ राखून ठेवली आहे ते जेवण केव्हा मिळेल याकडेच माझे सर्व लक्ष लागून राहिले आहे नाही लोको येत गुण वेधी आणि का चंदनो न सांगता पडे ताळा रूप दर्पणी सकळा सारविले वरे आहास ते क्षणभरे तुका म्हणे ओहळे सागराच्या व्हावे चंदनाचा गुण काही झाकला जात नाही तो आपल्या सुगंधाने इतरांना ताबडतोब वेधून घेतो आणि समजतो आपले रूप आरशात पाहिल्यानंतर दुसऱ्याने ते न सांगता सुद्धा आपल्याला कळून येते पडक्या भिंतीवर वरवर सारवले तर ते सारवणे फार थोडा वेळ टिकते तुकाराम महाराज म्हणतात ओहळाने आपण सागरासारखे व्हावे असे जर म्हटले तर तो होऊ शकणार नाही मुळातच कोणतीही वस्तू चांगली असावी लागते ती वरवर चांगली करण्याचा जर प्रयत्न केला तर व्यर्थ होऊन जाते वचनेची व्हावी आपण उदारू होईल विश्वंभर संतुष्टची सत्य संकल्पाची फळे विजायची शुद्ध नाही नाशी पाहू येता वंचली आकाय होईल उपेगा शरीर हे नरका शेची आळी तुका म्हणे जीव जिता थोर लावा पडली आगोवा देशधडी वाणीने हरिनाम घेण्याविषयी उदार व्हावे त्यामुळे विश्वंभर संतुष्ट होतो आपला संकल्प सत्य असेल तर त्याचे फळ सुद्धा सत्यच मिळते बीजाप्रमाणे फळ येते जे शुद्ध आणि अबाधित सत्य असते ते कधीच नाश पावत नाही शरीर हे नरकाची आळी आहे आपण जर हरिनाम घेण्याविषयी चुकवाचुकी केली तर या शरीराचा दुसरा कोणताही उपयोग नाही तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आपला जीव हरिभजनाकडे लावा त्या हरिभजनामध्ये तुम्ही आपल्या बुद्धीने अडचण निर्माण केली तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या देशामध्ये निराधार होऊन फिरावे लागेल उखते आयुष्य जायाचे कलिवरू अवघे ओडंबर विषयांचे कोणाशी हा लागे पुसणे विचारू मनेची सादर करू आता उत्पत्ती प्रलय पडिले दळणू पाकाचे भोजन बीज वाढे तुका म्हणे जाऊ अभयाच्या ठाया रिघो देवराया शरण वेगी आपले संपूर्ण आयुष्य आणि हे शरीर जाणारे आहे आणि सर्व विषयांचे स्वरूप गारुड्याच्या खेळाप्रमाणे एक क्षणिक आहे हा विचार कुणाला पुसावा लागत नाही आपण आपल्या मनानेच हा विचार करण्याविषयी तत्पर व्हावे एकदा मिष्टांनाचे भोजन झाले म्हणजे ते पुन्हा खाण्याची जशी वासना वाढवते त्याप्रमाणेच जन्मानंतर मृत्यू मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे दळणासारखे सातत्याने चालूच असते तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी जन्म मरणाचे भय नाही अशा स्थानाला जाऊ आणि त्यासाठी देवराज पांडुरंगाला ताबडतोब शरण जाऊ बोलावे म्हणून बोलतो उपाय प्रवाहे जाय गंगा जळू भाग्य योगी कोणा घडेल सैवनू कैसे येथे जणू अधिकारी मुखी घेता घास पळविते तोंडू अंगची आ भांडू सुखानी तुका म्हणी पूजा करीतो देवाची आपुलिया रुची मनाची कुणी स्नान करो किंवा न करो गंगेच्या पाण्याचा ओघ जसा स्वाभाविकपणे वाहतच असतो त्याप्रमाणे उपदेश करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेनच मी हा उपाय सांगत आहे गंगा जलाचे सेवन भाग्यानेच एखाद्याला लाभते त्याप्रमाणेच माझ्या उपदेशाचे अधिकारी सर्व लोक कसे काय असतील एखादाच भाग्यशाली हा उपदेश ऐकतो जे कुणी मूळचेच स्वभावताच भांडखोर आहेत त्यांना याचा बळजबरीने जरी घास देऊ केला तरी ते कष्टाने दुःखाने आपले तोंड लपवतील तुकाराम महाराज म्हणतात मी आपल्या आवडीप्रमाणे माझ्या देवाची पूजा करीत असतो लटिक्याची वाणी वचनाचा संवाद नाही कोणा वादुर रुचो येतो अन्याय तू त्याचा नव्हे वाय चाळा माय बापी वेळा न साधिरी अनावरंगी प्रबळ अवगुणू तातडीने म्हणू लावू साधी तुका म्हणे दोष आणि अवकळा न पडता ताळा घडतशी लबाड असत्य बोलणाऱ्याच्या भाषणामध्ये गोडी आणि तत्व चर्चा दोन्ही नसतात त्यामुळे त्याचे पाचकळ बोलणे कोणालाही आवडत नाही त्याला व्यर्थ बोलण्याचा जो चाळा लागलेला असतो तो त्याचा अपराध नाही तर आई बापांनी त्याच्या गर्भधारणेकरता योग्य वेळ पाहिलेली नसते त्या वाचाळाच्या अंगी त्याच्याही आटोक्यात न राहणारे प्रबळ असे अवगुण असतात म्हणूनच त्याचे मन कोणताही व्यवहार विचार न करता लगेचच घाईघाईने करीत असते तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यात ताळमेळ नसतो त्यामुळे त्याला अदृष्ट असे पाप लागते आणि द्रष्ट अशी फजिती होते नये सौकाचे होते क्रिया नष्ट स्पुंदाचे ते कष्ट भंगामुळू नाही परमार्थ साधत लौकिके धरून होतो फिके अंगाले पारखिया पुढे नये घालू तोंडू तुटेला भाखंडू होतो माना तू का म्हणे तरी मिरवते परवडे कामावल्या गोडी अविनाशू जे परमार्थामध्ये कच्चे आहेत क्रियानष्ट पापी आणि अभिमानी आहेत त्यांची स्तुती कदापि करू नये कारण त्यांची स्तुती करणे कष्टाला आणि चित्त बिघडण्याला कारण होते कीर्तीची अभिलाषा असलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही जो लौकिक व्यवहाराला धरून राहतो त्याच्या अंगी परमार्थाचे तेज नसते फिकेपणा आलेला असतो परीक्षकापुढे अनुभवी संतापुढे अनाधिकाऱ्याने अनुभव नसताना काहीतरी बोलू नये कारण त्यामुळे लाभाऐवजी ना होते तुकाराम महाराज म्हणतात देह इंद्रिय देकाना हरिभजनाकडे राबून अविनाश अशा परमसुखाची गोडी अनुभवली तर या जगात स्तुत्य म्हणून योग्यता मिरवता येते होण्या काळी येईल म्हणा नारायणा तुमची या माझा करणी अंगीकारू सर्व भारू फेडूनी लागली ही तळमळ चित्ता तरी दुचित्ता संसारी मुखाचीच पाही वासू मागे दासू सांभाळी इच्छा पूर्ण झाल्या विनू कैसाशीन वारिलू लाहू काया मने वाचा दिवसाच्या भेटीचा कंटाळातून धरावा तुम्ही देवा दासाचा का म्हणे माझे वेळी न कळे काही उफराटे देवा तुमच्या मनाला असे कधी वाटणार आहे की माझ्या दुःखाचा सर्व भार हलका करून माझा अंगीकार करावा हीच एक माझ्या चित्ताला तळमळ लागून राहिली आहे म्हणून मी संसाराविषयी उदास झालो आहे तुमच्या श्रीमुखाचे दर्शन केव्हा होईल याची मी सातत्याने वाट पाहत आहे आणि दासाचा संभाळ करावा हेच एक तुम्हाला मागत आहे माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय माझ्या मनातील तळमळ कशी बरे दूर होईल तुमच्या भेटीचा दिवस कधी उगवणार याचा कायावाच्या मनाने सारखा छंद लागला आहे देवा तुम्ही या दासाचा कंटाळा करू नका तुकाराम महाराज म्हणतात हे देवा अंबरीश प्रल्हादाच्या वेळी तुमची वागणूक सरळ होती त्यांनी स्मरण करताच तुम्ही त्यांना भेटत होता आणि आता माझ्याच वेळी तुमची वागणूक अशी उलटी का झाली हे मला कळेना झाले घ्यावी तरी घ्यावी उदंडची सेवा द्यावी तरी देवा उदंडची ऐशी कैची आम्ही पुरती भांडवली आल्या करी बोली समाधानू व्हावी तरी व्हावी बहुतची दुरी आली बसवावे बसवावी का म्हणी तुझी सख्यत्व आपणी असशील आवडीचा देवा तू जर भक्ताकडून सेवा करून घेऊ लागलास म्हणजे पुष्कळ घेतोस आणि देऊ लागलास म्हणजे खूप काही देतोस आम्ही तुझ्या जवळच आलो म्हणजे तू गोड बोलून आमचे समाधान करतोस यावर मला असे आश्चर्य वाटते की आम्ही इतके कसे पुण्याच्या भांडवलाने संपन्न झालो आहोत जेव्हा तू गेलास म्हणजे फार दूर जातोस आणि जर जवळ आलास म्हणजे फारच जवळ येऊन अगदी अंतकरणामध्ये राहतोस तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे सख्यत्व जोडणे आमच्या हातात आहे कारण तू प्रेमाचा ऋणी आहेस ज्याने तुझ्यावर प्रेम केले त्यांचा तू ऋणी होऊन त्यांच्याशी मैत्री करतोस आणि त्यांच्या हृदयामध्ये नित्य निवास करतोस काय करू जीव होतो कासा विसू कोंडिले दिसो गमेची नाम पडिले हे दिसे ब्रह्मांडची उसू दाटोने उश्वास राहतसे तुका म्हणी गा सर्व या विश्वंभरे काया निववावी देवा अरे मी आता काय करू तुझ्या भेटीसाठी माझा जीव अगदी कासावीस व्याकुळ होऊन गेलाय आणि मला गुदमरल्यासारखे झाले मला कोंडल्यासारखं होत आहे प्रत्येक दिवस मला फार मोठा वाटतोय तो असा झालाय सर्व ब्रह्मांड अगदी ओस वाटत असून माझा दम कोंडल्यासारखा झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे सर्वज्ञ विश्वभरा विश्वेश्वरा मला तू येऊन भेट आणि माझ्या शरीराला आणि मनाला शांत कर सुकलिया कोंभा अत्यंत जळधरे तेनेचे प्रकारे न्याय असे नचले पावली सांडी गरुडासनू मनाचे हो मन तोरे लागे का म्हणे भूको सहावे बाळा जेवणाची कळा ओढलीशे सुकत चाललेल्या एखाद्या छोट्या कोंभाला मेघ वर्षवाची अत्यंत गरज असते त्याप्रमाणेच मला सुद्धा तुझ्या भेटीची अत्यंत आवश्यकता आहे यासाठीच माझ्या भेटीसाठी तू ये पण पायाने चालत येऊ नकोस किंवा गरुडावर बसून सुद्धा येऊ नकोस कारण त्यामुळे तुला फार वेळ लागेल म्हणून तू लवकर येण्यासाठी तू मन हो म्हणजे मनाच्या गतीनं तो अतिशय वेगानं धावते तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलाला भूक सहन होत नाही त्याचे प्राण अन्नाकडे ओढ घेतात त्याप्रमाणेच तुझ्या भेटीसाठी माझा प्राण कासावीस होऊन गेला आहे तू लवकरात लवकर मला येऊन भेट श्रंगारिक माझी नवते उत्तरे आळवितो खरे अवस्थेच्या न घालावा मध्ये कामाचा विलंब तुम्ही तो स्वयंभ करुणामूर्ती का म्हणे केले सन्मुख वदनू देखता चरण पोटाळीन जेव्हा मी तुला जे काही बोलतो हे माझे बोलणे काही अलंकारिक नाही तशी माझी अवस्था झाली आहे म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आळवीत आहे मला भेट देण्याच्या कामामध्ये दुसऱ्या कामाचा तू अडथळा आणू नको तुम्ही तर स्वभावता करुणेची मूर्तीच आहात त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामाचे निमित्त न सांगता लवकरात लवकर येऊन भेट द्यालच तुकाराम महाराज म्हणतात देवा मी अगदी तुमच्या वाटेकडे तोंड करून टक लावून वाट पाहत आहे तुमचे चरण येत असलेले दिसताच ते कावटाळून मी पोटाशी धरीन तू माझे माऊली तू माझे सावली पाहतो वाटोली पांडुरंगे तू मजे कुला वडील धाकुला तू मजा पुला सोयरा जीव तुका म्हणे जीव तुझ पाशी असे तुझी याने वसो सर्व दिशा हे देवा तूच माझी आई आहेस आणि माझ्या विश्रांतीची छाया आहेस त्यामुळेच मी तुझी सारखी वाट पाहत राहिलोय तूच एक मला वडील आहेस धाकटा जिवलक सोयरा सर्व काही माझा तूच आहेस तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा जीव तुझ्याजवळ असून तुझ्याशिवाय मला सर्व दिशा दाही दिशा ओस झाल्या आहेत कराल ते करा ते आपुल्या दातारा बळियाची आम्ही बाळी असो निर्भर यासळी आता कोठे काळू मध्येरी गेलो ओंगळू तुका म्हणे पंढरी राया पटितो ठोक बाय हे नाथा तुला आमचे चांगले वाईट जे करायचे असेल ते तू आता आपल्या हातानेच कर पण दुसऱ्याच्या हातात आम्हाला कधी देऊ नकोस आणि आम्ही दुसऱ्याला भिनारे सुद्धा नाही कारण आम्ही समर्थांची लेखरे आहोत या अभिमानाने आम्ही आनंद भरित असतो आता तो दुष्ट काळ आमच्यामध्ये कशाला शिरेल आणि आम्हाला तो काय करणार आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या काळाशी झुंजण्यासाठी रोक ठोक दंड ठोपटून आता उभे आहोत डोळा भरिले रूप चित्ते पायांचा संकल्प अवघी गातले वाटणी प्रेम राहिले कीर्तनी जिव्हा केली माप राशी हरिनाम अमुप भरुनिया भागू तुका बैसला पांडुरंग डोळ्यामध्ये देवाचे स्वरूप भरले असून चित्तामध्ये त्याच्या पायाचाच संकल्प आहे याप्रमाणे मनासह सर्व इंद्रियांची देवासंबंधी विषय भोगण्याकडे विभागणी झाली आहे आणि वाणीचे प्रेम नामसंकीर्तनाविषयी जडले आहे हरिनामाच्या असंख्य राशी मोजण्यासाठी जिभेला माप केले आहे तुकाराम महाराज म्हणतात माझं सर्वस्व माझी सर्व इंद्रिय मन आणि वाणी हे सर्व हरीच्या गुणानुवादाचे शब्द हरीचा स्पर्श हरीचे रूप हरीच्या नैवेद्याचा रस हरीला अर्पिलेल्या तुळशी पुष्पाचा गंध हरीचे चिंतन आणि हरीचे नामसकीर्तन हे सर्व विभाग भरून मी हरिरूप होऊन बसलो आहे आताही नाही न कळी करा काही देशी पुरवणी इच्छा आता पंढरी निवास भाग शिनू तुझे कोणी तुम्हा विनू आता नवी दुरी तुका पायी मिठी मारी हट्ट घेणाऱ्या मुलाला आपण ज्याचा हट्ट घेतला आहे तो पदार्थ आई बापाजवळ आता आहे किंवा नाही हे कळत नाही तरी सुद्धा बाप त्याचा हट्ट पुरवतातच त्याप्रमाणेच हे पंढरीनाथा आता माझी इच्छा पूर्ण होईल असे तू कर तुझ्याशिवाय दुसरा कोण माझे हे विविध दुःखानी जन्म मरणाचे कष्ट जाणणार आहे तुकाराम महाराज म्हणतात याकरता देवा मी तुझ्या पायाला मिठी मारली आहे आता तुझ्यापासून मी दूर जाणार नाही संकल्पाशी अधिष्ठानू नारायण गोमटे अवघ्यांचे पुरे कोण फिटे जडो देहतू उभय लोके उत्तम कीर्ती देवचित्ते राहिलिया तुका म्हणे जीवधायू नये हायो जवळी संकल्पाचा विषय नारायण असणे हेच चांगले आहे कारण त्यामुळे सर्वांची सर्व प्रकारची इच्छा पूर्ण होते शेवटी जड देहाशी असलेले तादात्म्य सुद्धा निवृत्त होते चित्तामध्ये देव राहिला तर इह परलोकामध्ये उत्तम कीर्ती होते तुकाराम महाराज म्हणतात नारायणाच्या संकल्पाने जीव तृप्त होतो आणि इच्छा नावाचा पदार्थ त्याच्याजवळ पुन्हा कधी येतच नाही भाग्यवंतायची जोडी परवडे संतांची घरी पांडुरंगू अभंगजे सरेना जलाविरहित हा लाभ ताचे न भाऊ साठवली तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी जो खरा भाग्यवान आहे त्यालाच हा श्रेष्ठ असा लाभ वाटतो की आपल्या घरी संतांची समृद्धी असावी जे अविनाशी असून न संपणारे आहे असे पांडुरंग हेच एक धन आपल्या घरी असावी असे ज्यांना वाटते हा लाभ व्यावहारिक कोणत्याही लाभापेक्षा अगदी वेगळ्या स्वरूपाचा वेगळ्या प्रकारचा असून जो लाभ साठवण्याकरता आकाश सुद्धा कमी पडते तुकाराम महाराज म्हणतात अशा भाग्यवान भक्ताला संत आणि पांडुरंग याशिवाय दुसरी कुठलीही आशाच नसते जरी आले राज्य मोळ विक्या हाती तरी तो मागुता व्यवसायी प्रश्नेची मजुरी नेन ते विसावा वाडी हाव हवा काम कामे वैभवांची सुखे नातळता अंगा चिंता करी भोगा विघ्न जाळी तुका वाही मरणाचे भयू रक्षण उपाय करून असे मोळी विकून उपजीविका करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये जर राज्य आले तरी सुद्धा त्याला ते पैसे मिळवण्याकरता मोळी विकण्याचा पूर्वीचा धंदा करावा अशी इच्छा होती त्याप्रमाणे संसारी माणसे मनुष्य देह हाताशी येऊन सुद्धा आशेचे दास बनलेले असतात त्यांना विश्रांती अजिबात नसते कसली असते ही सुद्धा माहीत नसते त्यांची आशेने आशा आणि उद्योगाने उद्योग वाढतच जातो घरी पुष्कळ श्रीमंत्यांनी पुष्कळ विलास असून सुद्धा कृपणपणाने स्वतःच्या शरीराला त्याचा कधी भोग घेत नाहीत उलट आपण मिळवलेल्या भोगांना आपत्तीची विघ्ने जाळतील नष्ट करतील म्हणून ती नेहमी चिंता करतात तुकाराम महाराज म्हणतात आणि नेहमीच मरणाचे भय बाळगतात आणि त्यापासून रक्षणाचा उपायही करीत राहतात कोण हो होईल आता संसार पांगिले हा हे उगवले सहजचे केला तू चालवी आपुला प्रपंचू काय कोणावेच आदा घेते सहजची घडी आता मोळ्या विनू येथे काय शिनू आणि लाभू तुका म्हणे झालू सहज देखना ज्याच्या त्याने खुणा दाखविल्या आता कोण विचारी मनुष्य या संसाराच्या अधीन होईल कारण मनुष्य अविचाराने संसारामध्ये गुंतलेला आहे विचार करून जर पाहिले तर संसाराचे बंधन सहजच परमार्थता तुटलेले असते ज्या ईश्वराने प्रपंच निर्माण केला तोच तो चालवील आणि तोच त्याच्या बरी वाईटपणाची सुद्धा काळजी घेईल कारण हा प्रपंच ईश्वराच्या मालकीचा असल्यामुळे तेथे कुणाला कोणती मिळकत आणि कोणाचे कोणते नुकसान होणार आहे आणि देणे घेणे तरी कोणी आणि कोणाशी करावे आपण या प्रपंचाची काळजी न करताही तो सहजच ओघाने होत असतो त्यामध्ये काही बरे वाईट घडले किंवा लाभ आणि नुकसान झाले तरी दुःख मानण्याचे काहीच कारण नाही तुकाराम महाराज म्हणतात मी या प्रपंचाचा सहजच द्रष्टा झालो आहे कारण प्रपंचाला कारण असलेल्या ईश्वरानेच आपण निर्माण केलेल्या प्रपंचाचे स्वरूप मिथ्या असल्याचे मला दाखवले आहे आम्हा शरणागता हे वणी कायो करणे चिंता परी हे कौतुकाचे खेळू अवघे पाहतो सकळू अभयदान वदे आम्हा कैची तू तुका म्हणी आम्ही हरिजन साधू नाचे स्वामी आम्ही जर देवाला शरण गेलो आहोत आम्ही देवाचे शरणागत आहोत तर मग आम्हाला एवढी या प्रपंचाची चिंता करण्याचे काहीच कारण उरत नाही म्हणून मी या प्रपंचातील खेळांचे सारे प्रकार अगदी गमतीने पाहत असतो हरीने आम्हाला भिवू नकोस असे म्हटले आहे त्यामुळे लाभ आणि हानी या द्वंद्वाची सुद्धा आम्हाला भय नाही तुकाराम महाराज म्हणतात हरीचे भजन करणे या साधनाचे आम्ही धनी आहोत त्यामुळे आम्हाला आता कोणतेही भय किंवा चिंता उरलेली नाही देवाची वाची चाळी प्रमाण उचितो नये वाटू चित्तो निषेधाशी नये राहू भे कश्मला पाशी भुंक दिल तैसे सांडाविती तुका म्हणे क्षमा सुखाची राशी सांडून कायशी दुःखी व्हावे देवाच्याच किमतीने योग्य असे कर्तव्य कोणते ते ठरवावे याशिवाय म्हणजे देवासाठीच ज्याचं अंतिम फलित ईश्वरामध्ये होईल म्हणजे साध्य ईश्वर आहे हे समजूनच योग्य काय आणि अयोग्य काय कर्तव्य कोणतं अकर्तव्य कोणतं नीती कोणती अनिती कोणती इत्यादी सर्व काही ठरवावं म्हणजे या ठरवण्याचा निकष हा ईश्वर ठेवावा याशिवाय आपल्या चित्ताची वाटणी इतर निश्चित कर्मामध्ये कधी करू नये जे दुराचारी लोक आहेत त्यांच्याजवळ क्षणभर सुद्धा उभे राहू नये त्यांचे बोलणे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे सोडून देऊन त्यांचा सर्वस्वी त्याग करावा तुकाराम महाराज म्हणतात क्षमा ही सर्व सुखांची रास आपल्याजवळ असताना ती सोडून उगीच दुखी कष्टी का बरे व्हावी खळा सदा क्षुद्री दृष्टी करी कष्टी सज्जना करीती आपुलाली परी धनीवरी व्यापारू दया संता भांडवलू वेची बोलू उपकारू तुका म्हणी उसंतीले उसंतिले ते दुष्ट लोकांची दृष्टी नेहमी क्षुद्र गोष्टीकडेच असते ते सतत सज्जन लोकांना कष्ट देत राहतात ते अशा प्रकारे दुःख देण्याची कृती आपापल्या परीने स्वतःची तृप्ती होईपर्यंत करीत असतात उलट सर्वांवर दया करणे हेच संतांचे भांडवल असते म्हणूनच त्यांचे बोलणे नेहमी दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच असते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे व्यवहार ज्याचे त्याने आपापल्या योग्यतेप्रमाणे चालवले आहेत आणि शेवटाला नेले आहेत जग ऐसे नावे बहु भावे भावना पाहू बोलू बहु नये सत्य कायू सांभाळा करी आशी जे कारण ते जतन करावे तुका म्हणे संतजनी हे मनी धरावे अनेक नावाने आणि अनेक भावभावनांनी जे भरून राहिलेले आहे तेच हे जग आहे यासाठी या संबंधी फारसे काही पाहू नये आणि त्याविषयी फारसे बोलू नये जे सत्य आहे त्याचा मात्र नित्य सांभाळ करावा आपले साध्य कार्य लक्षात ठेवून त्याच्या कारणाचे नीट जतन करावे तुकाराम महाराज म्हणतात संत लोकांनी मी हे प्रकार सांगितले आहेत ते नीट जपून ठेवले आहेत निघाले ते घेऊन आता जनी आतळी पळवा परपुरते दुरी आता हरी येथुनी नरिले तैशी श्रुत कराहू येथे आहू प्रपंची अबोल्याने ठेला तुका घेऊन लोका निराळा हे हरी आता प्रपंच रूपी अग्नीतून बाहेर निघाल्यानंतर मला त्यांचा स्पर्श सुद्धा कधी होऊ देऊ नकोस त्याला माझ्या देहापासून अगदी दूर पिटाळून लाव तुम्ही पतित पावन असे नाव धारण केले तसे आता कृती करून दाखवा आणि माझ्या उद्धाराच्या निमित्ताने या जगाला जाहीर होऊ द्या पण मी तर आणखी प्रपंचातच आहे तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना भिवून सर्वापासून दूर राहून मौन धरून राहिलो आहे आता दुसरी नाही म्हणी निरंजनी पडिलो तुमचीच पाहे वासू हवघी आसू निरसली मागिलांचा मुडला मागू घडला त्यागू रुची तू का म्हणी करुणा करा तू सोयरा दिनांचा देवा मला या सर्व लौकिकाचा कंटाळा आला आहे आणि त्या सर्वाला कंटाळून मी या ठिकाणी वनात पडलो असून मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही त्यामुळेच मी तुमचीच वाट पाहत आहे स्त्री पुत्रादी धावून येतील ही आशा आता राहिली नाही माझ्या मागील स्त्री पुत्राविषयी वीट येऊन मी त्यांचा आता संबंध तोडला आहे आणि त्यांचा त्यागही केला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा करुणासागरा तू दिनांचा सोयरा आहेस आणि तू माझा उद्धार कर